बोलतो निकुरे नवती सलगीची उत्तरे माझी संतापले म्हणू परपीडा ऐकून अंगावरी आली तोवरी जाईल सोसले, तुझ भक्ताची आन देवा जरी तुका येथे ठेवा देवा मी आता खरोखर निकरावर येऊन बोलत आहे आता माझे हे प्रेमाचे बोलणे नाही कारण कोणाला काही न देण्याच्या तुझ्या या वागण्यामुळे माझ्याप्रमाणेच दुसऱ्या भक्ताला सुद्धा दुःख सहन करावे लागत आहे आणि हे ऐकून तर माझे मन संतापून गेले आहे देवा माझ्या अंगावर जोपर्यंत संकट आले आहे तोपर्यंत ते मी सोसू शकतो पण दुसऱ्याला होत असलेले दुःख मला कसे सोसवेल म्हणून दुसऱ्याचे दुःख निवारण्यासाठी मी तुझ्या दाराशी आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी आता इच्छा पूर्ण न करता तू मला या ठिकाणी दाराशीच ओरडत ठेवलेस तर तुला तुझ्या भक्तांची शपथ आहे बुद्धीचा जिनिता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नव्हे आणि का उपाया कोण वाटी म्हणू सुखाचे निधानू पांडुरंगू गीत गाऊ नातू छंदे वाऊ टाळी वैष्णवांचे मेळी सुखरूप अनंत ब्रह्मांडी एके रोमावळी आम्ही केला भोळी भावे उभा लटिका हा केला संसार सिंधू मोक्ष खरा बंधू नाही पुढे तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित राहिलो निश्चिंत त्याच्या बळी या बुद्धीला जन्म देणारा लक्ष्मीपती भगवान विष्णूच आहे त्याची आठवण एकदा झाल्यानंतर मग पुन्हा काय साध्य होणार नाही सर्व काही साध्य होऊ शकतो सर्व सुखाचा ठेवा असा हा पांडुरंग आहे त्या सोडून दुसऱ्या कोणत्याही दैवताकडे आपले मन कोण वाटून देणार आहे किंवा आपल्या मनामध्ये दुसऱ्या देवतेला कशाला आणणार आहे वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आणि त्यांच्या संगतीत आम्ही सुखाने त्याला गाऊ गाण्याच्या नादात नाचू आणि नाचण्याच्या तालामध्ये टाळी वाजू अनंत प्रमाणे ज्याच्या एका रोमावर आहेत एवढा मोठा हा देव पण आम्ही त्याला भोळ्या भावाने विटेवर उभा केला आहे त्याने आम्हाला ज्ञान सांगून या संसार समुद्राला मिथ्या केली आणि आम्हाला मुक्त केले आहे त्यामुळेच पुढे जन्ममरणाचा बंध राहिला नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ज्याच्या नामाचे धारक आहोत त्याच्या सत्तेने निश्चिंत राहिलेलो आहोत न लगे मायेशी बाळ निर्वावी हा आपुल्या स्वभावी ओढी त्याशी मज का लागला करणे विचारू ज्याचा जार भारू त्याचे माथा गोड धड त्याशी ठेवी न मागता समाधान खाता निधी मना खेळता गुंतले उमगुनी आणि बैसोनी आस्तनी लावी बळी त्याच्या दुखे पडे आपण आखा परे लाही तळीवरी होय जैसे का म्हणे देह हो विसरे आपुला आघात तो त्याला लागून दे आपल्या आईने बाळाला सांभाळावे म्हणून त्या आईला बाळाला काही सूचना द्यावी लागत नाही किंवा आईला काही सांगावे लागत नाही ते आपण होऊनच स्वाभाविक प्रेमाने आपल्या बाळाला आपल्याकडे ओढून घेते त्याचप्रमाणे मी ज्याच्यापासून जन्माला आलो त्या ईश्वराच्या माथी माझा सांभाळ करण्याची ओझे आहे म्हणूनच मला कशाचा विचार किंवा कशाची काळजी करावी लागत नाही घरामध्ये गोडधोड पदार्थ केले असतील तर आई जसे न मागता आपल्या बाळाला देते कारण बाळाला सोडून खाताना तिच्या मनाला समाधान वाटत नाही बाळ जर कुठे बाहेर खेळण्यामध्ये गुंतले असेल आणि त्याला घरी येण्यास जर उशीर झाला तर त्याला शोधून आणावे लागते आणि बळेच त्याला स्तनाला लावावे लागते बाळाच्या दुखाने आपण आजारी पडते आणि लाह्या भाजण्यासाठी खापरावर लाही जशी खालीवर होते त्याप्रमाणे तिचा जीव बाळासाठी खालीवर होत असतो तुकाराम महाराज म्हणतात संकटाच्या वेळी प्रेमळ आई आपल्या देहाची सुद्धा पर्वा करीत नाही आपल्या देहाचा नाश करील पण बाळाला कधी धक्का लागू देणार नाही ब्राह्मण तो नवे ऐशी ज्याची बुद्धी पहा श्रुतीमध्ये विचारुनी जयाशी नावडे हरिनाम कीर्तन हा नृत्यन वैष्णवांचे चाचे वेळी घडला विभिचारू मातेशी व्यवहारू अंत्यजाचा तुका म्हणी येथे मानी आन सारखे तात्काळ तो मुखे कुष्ट होयू वेदादी शास्त्रामध्ये तुम्ही चौकशी करून पहा श्रुतीला विचारून पहा की अशा बुद्धीचा ब्राह्मण कधी होऊ शकत नाही किंवा अशा प्रकारच्या बुद्धीचा ब्राह्मण कधीच असू शकत नाही ज्या ब्राह्मणाला या श्रीहरीचे नामसकीर्तन आवडत नाही आणि ज्याला विष्णू भक्तांचे वैष्णवांचे कीर्तन नृत्य आवडत नाही असा ब्राह्मण हा ब्राह्मणच असू शकत नाही अशी श्रुतीमध्ये तुम्हाला सापडून येईल असा ब्राह्मण जन्माचा ब्राह्मण असला तरी तो तसा नसतो जन्माने ब्राह्मण तो जरी असला तरी त्याच्याविषयी असेच म्हणावे लागेल की त्याच्या वेळेला त्याच्या आईचा अंत्यजाशी व्यवहार झालेला असावा तुकाराम महाराज म्हणतात या माझ्या विचाराशिवाय आणखी काही वेगळेच जर कुणी मानेल तर त्याच्या मुखाला त्वरित कोड होईल असे निश्चित समजावे ब्राह्मण तो याती अंत्यजो असता मानावा तत्वता निशेयसी रामकृष्ण नामे उच्चारी सरळे आठवी सावळे रूपमणी शांती क्षमादया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंतू तुका म्हणे गेल्या षडवर्मी अंगी सांडून या मग ब्रह्मचितू एखादे जन्माने जर अंत्यज असला तरी त्याला निश्चयाने आणि तत्वता ब्राह्मणच मानावे अशा प्रकारे कुणाला ब्राह्मण मानावे तर ज्याच्या मुखातून रामकृष्ण या नामाचा सरळ सरळ उच्चार होत असतो आणि ज्याच्या मनामध्ये त्या चावळ्या विठ्ठलाच्याच रूपाचा एकसारखा आठव असतो म्हणजे त्याला विठ्ठलाचं सातत्यानं स्मरण असतं शिवाय त्याच्या अंगावर शांती क्षमा दया इत्यादी दैवी गुणांचे अलंकार शोभत असतात आणि जो कोणत्याही प्रसंगी धैर्यवान आहे तोच खरोखर ब्राह्मण आहे असा समजावा मग त्याची कोणतीही जात असो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्यातून कामाधी सहा उर्मी नष्ट झाल्या आहेत तो स्वतःच ब्रह्म बनला आहे असे समजावे तोच खरा खरा ब्राह्मण आहे एक करते गुरु गुरु गोवता भारू शिष्यांचा पूस नाही पायचारी मनुष्य परी कुतरेती परस्त्री मद्यपालू पेंड खानू माजविले तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया जो कोणी मी गुरु आहे मी गुरु आहे असे म्हणतो आणि आपल्या भोवती शिष्यांचा गबाळ समुदाय जमवतो आणि अनाचार करीत राहतो तो देहाने जरी मनुष्य असला तरी सुद्धा लक्षणाने शेपट्याने पाय नसलेला कुत्राच आहे परस्त्रीचा भोग आणि मद्यपान करण्याचे स्तोम माजवले त्याने बैलाचे पेंड खाणे सुरू केले असे जाणावे तुकाराम महाराज म्हणतात असले दुराचारी अधोगतीला जाण्याविषयी निष्काळजी असतात त्यांना अधोगतीला जाण्याचे मुळीच भय वाटत नाही हे कापुरुषादू दोघे नारे पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे काही दुसरा विचारू न लगे करा वाचे फारू असत्य जीवानी तेथे पापाचीच खाणी सत्य बोले मुखे ते तेथे उच्चंबळती सुखे तुका म्हणे दोन्ही जवळीचो लाभहानी एखाद्या माणसाला जर दोन बायका असतील तर त्याच्या घरात पापाचे स्थान आहे किंवा त्या ठिकाणी पापाची वस्ती आहे असे समजावे ज्याला खरोखर पापाचा शोध घ्यायचा असेल पापाला जर धुंडायचं असेल तर त्या माणसाने अशा ज्याच्या घरामध्ये दोन बायका आहेत त्याच्या घरामध्ये जावे आणि त्या पापाचे दर्शन घ्यावे याशिवाय दुसरा काही विचारच करण्याची जरुरी नाही जो नेहमी खोटे बोलतो त्याची वाणी ही पाप निर्माण करणारी खानच आहे जो तोंडाने नेहमी सत्य बोलतो त्या ठिकाणी सुखे नेहमी उच्चंबळून येत असतात तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकाराने पापाजवळ तोटा आणि पुण्याजवळ सत्याजवळ फायदा असतो अगदी शेजार शेजारी अशा या दोन गोष्टी आहेत म्हणजेच लाभ आणि हानी या दोन्ही गोष्टी जवळजवळच राहतात सत्याच्या ठिकाणी लाभ असतो तर खोट्याच्या ठिकाणी हानी असते जळते संचितो ऐसे आहे धर्मनितो माझ्या विठोबाचे पायू वेळोवेळा मनी ध्यायू नेदी कर्म घडू कोठे आड राणी पडू तुका म्हणे मळू राहू नेदी ताप जाळू या धर्माची नीती अशी आहे की आपले सर्व संचित कर्म जळून जाते त्यासाठीच माझ्या या विठोबाच्या पायाचे चिंतन सातत्यानं करीत राहावं दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं पापाचं संचित जळू शकत नाही मात्र एकमेव हा साधा उपाय आहे या विठोबाच्या चिंतनानं सर्व प्रकारचं संचित नाहीच होऊन जातं भस्म होतं त्यामुळेच तुमच्या हातून कधी पापकर्म घडणार नाही की आठ रणातून सापडण्याचाही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये कधी येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे हे विठ्ठलाचे नाम आणि त्याचे चिंतन यांच्यामुळे तापाचा जाळ आणि पापाचा मळ नाहीसा होऊन जातो संतापाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी बासरतो तो भुंके गाढवासी परी पुरे पाठीवरी दंडतेने समयने ते वेडे चाटळू हव गुणाचा वंगळू मान पावी तुका म्हणी काय वाया चाळवणी पीठ घाणी हागवणीची नेहमी संतांच्या जवळ जाताना मर्यादेने वागावी उगीच हलकटपणा करू नये त्यापासून घात होण्याचा संभव असतो स्वैरपणाने बोलणारे जे आहेत त्यांचे बोलणे म्हणजे गाढवाच्या ओरडण्यासारखे असते आणि त्याचे फळ शेवटी पाठीवर दंडाची वळ उठलेले दिसतात ज्याला प्रसंग समजत नाही तो चावट असतो खरोखर तर तो वेडाच असतो त्यास ओंगळ अशा अवगुणांची पदवी प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात हे त्याचे वागणे उगीच आहे हगवण लागलेल्या पोराची सारखी पिठी पिठी घाण होत असते तसेच त्याचे वागणे ओंगळवाणी असते घेसी तरी घेई संतांची हे भेटी हा निघते गोष्टी नको मना सर्व भावी त्यांचे देव भांडवलू हा निघते बोलू न बोलते करीशील तू करी संतांचा सांगत हा निघते मानू नको मना बैसशी तरी बैस संताच मध्ये हा निघते बुद्धी नको मना जाशी तरी जाई संतांची या गावा होईल विसावा तेथे मना तुका म्हणी संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई हे मना तुला जर कुणाची भेट घ्यावीशी वाटली तर तू संतांची भेट घे इतरांच्या भेटीच्या गोष्टी करू नकोस कारण त्यांच्या काया वाच्या मनाने होणाऱ्या उद्योगांचे भांडवल फक्त देवच असतो देवाशिवाय दुसरा शब्द देखील ते बोलत नाहीत हे म्हणा तुला जर करावीच वाटली तर त्यांचीच संगती कर दुसऱ्यांच्या संगतीची वार्ता ऐकू नकोस हे म्हणा तुला जर बसावे वाटले तर संतांच्या सभेमध्ये जाऊन बस दुसरीकडे बसण्याची बुद्धी तू होऊ देऊ नकोस हे म्हणा तुला जर जायचे असेल तर संतांच्या गावाला जा येथे तुला विश्रांती मिळेल तुकाराम महाराज म्हणतात हे म्हणा संत हे सुखाचे सागर आहेत यासाठी त्यांच्याजवळ जाऊन तू तृप्ती होईपर्यंत सुख घे संतांची गावी प्रेमाचा सुकाळू नाही तळमळ दुःख लेशू तेथे मी राहीन होऊन याचकू तिला भिको तेची मजू संतांची गावी वरो भांडवलू अवघा विठ्ठलो चित्तू संतांचे भोजन अमृताचे पानू करीती कीर्तन सर्व काळू संतांचा उद्दीम उपदेशाची पेठू प्रेम साठी घेती देते तुका म्हणे तेथे एक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा संतांच्या गावी नेहमी प्रेमाचा सुकाळ असतो चिंता आणि दुःख यांचा लवलेशही त्या ठिकाणी सापडत नाही त्या ठिकाणी मी भिकारी होऊन राहीन ते मला ज्ञान भक्तीच्या अन्नाची भीक घालतील संतांच्या गावी श्रेष्ठ भांडवल फक्त विठ्ठलच असतो त्यांचे धन वित्त किंबहुना सर्व भोग्य पदार्थ विठ्ठलच होऊन गेलेला असतो संतांच्या घरी साधेसुधे भोजन नसून नामाच्या अमृताचे भोजन आणि श्रवणामृताचे पान असते कारण ते सर्व काळ हरिकीर्तन करीत राहतात संतांच्या पेठेत उपदेशाचा व्यापार चालू असतो आणि ते साधकाकडून सेवा प्रेम घेतात आणि त्या बदल्यामध्ये सुख देतात तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे संतांच्या गावी परमार्थाशिवाय दुसरा प्रकार नसतो म्हणून मी त्यांचा अधिकारी झालो आहे संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचारू वर्णाव या पारू महिमा त्यांचा निर्गुण आकारू झाला गुणवंत घाली दंडवतो या तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळू व्हावया निर्मळू आपणाशी अष्टमा सिद्धींचा कोण आला पाडू ने आडू कोणी तया तुका बळी आ शिरोमणी राहिलो चरणी निकटवासे या संतांच्या संगतीचे सुख देवाला सुद्धा खूप मोठे झाले म्हणूनच तो या संतांची सेवा करण्यासाठी उत्सुक असतो अशा या देवाचा संपूर्ण महिमा मी कसा बरे वर्णन करू शकणार माझा अधिकार तो किती आहे या भक्तांच्यासाठी निर्गुण निराकार असलेला देव सगुण आणि साकार झाला तोशा संतांना दंडवत घालून त्यांची पूजा करतो सर्व तीर्थे यात संतांच्या सहवासाची इच्छा धरतात आणि स्वतः निर्मळ होऊन जातात अनेकांची पापे दूर करण्यात आलेले मलिनत्व अनेक पाप्यांची पापे दूर करून त्या तीर्थांना आलेले मलिनत्व या संतांच्या संगतीने दुहून जाते अशा या संतांच्या सामर्थ्यापुढे अष्टसिद्धींची काय किंमत आहे त्यांना कुणी समोर राहू देत नाही तुकाराम महाराज म्हणतात सर्व बलवंतामध्ये संत हे बलवान आहेत मी त्यांच्या चरणाजवळ निकट राहिलो आहे जो मानितो देईल काही न तो नेईल काही आम्हा विठ्ठल सर्व भूती राहू चित्ती भलतैसा अधीनते जना काही जलपे वाया विनठाई वंदी निंदी तुझ तो गा तुका म्हणे पांडुरंगा जो आम्हाला मान देतो तो आम्हाला आणखी अधिक काय देणार आहे जो मान देणार नाही तो आम्हाला देणार नाही असे काय आहे कसे असले तरी हा विठ्ठल सर्व भूतमात्रामध्ये वसलेला आम्हाला आमच्या चित्तामध्ये दिसावा लोकांच्या स्वाधीन तसे काहीही सुद्धा नसताना लोक असे व्यर्थ का बडबडत राहतात तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे तुला जर कुणी वंदिले किंवा निंदिले तरी सुद्धा त्यांचे महत्व तुला सारखेच आहे भाऊ बळी कैसा झाला लहानू मागे संती ध्यान वर्णी ते मज उचित करुणिया देवा दाखवी केशवा माय बापा पाहून या डोळा बोले न मी गोष्टी आळींगुनी मिठी देईन पायी चरणी दृष्टी उभा राहे न समोर जोडून या कर पुढे दोन्ही तुका म्हणे उत्खंठित वासना पूर्वी नारायणा अर्थ माझे देवा तू भक्तांच्या भावबळामुळे कसा लहान सगुण आणि सुंदर असा झाला आहेस याच ध्यानाचे वर्णन पाठीमागे संत मंडळींनी करून ठेवलेले आहे देवा ते ध्यान उचित आहे असे मला करून दाखव ना केशवा हे मायबापा अशी प्रचिती मला तुम्ही द्या त्यानंतर मग मी डोळे भरून तुम्हाला पाहिन आणि सुखाच्या दोन गोष्टी बोलून संतुष्ट होऊन जाईन तुमच्या पायावर आलिंगन देईन आणि तुला मी दृढ अशी मिठी मारीन मी माझी दृष्टी तुझ्या चरणावर लावलेली आहे आणि मी नीट न हलता समोर पाहिन मी तुझ्यापुढे हात जोडून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात ही वासना माझी अतिशय उत्खंठित झालेली आहे म्हणूनच हे नारायणा तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा कृपाळू म्हणून बोलते पुराणे निर्धार वचने यांची मजू हानिक उपाय नेनेची मी काही तुझे वर मठाई पडे तैसे नये धड काही बोलता वचनो रिघालो शरण सर्व भावी कृपा करीशी तरी थोडे तुझ कामू माझा तरी श्रम भाऊ हरे तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख हरेल या भुको डोळीयांची देवा तू फार मोठा कृपाळू आहेस उदार आहेस सर्व पुराणे गरजून सांगतात आणि माझाही त्यांच्या वचनावर ठाम असा विश्वास बसलेला आहे तुझ्या चिंतनाशिवाय माझ्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार आणत नाही तुझे रश्य ज्यामुळे माझ्या ध्यानात राहील असेच मी करीत असतो मला एकतर शब्द सुद्धा नीट धडपणे बोलता येत नाही पण सर्व भावाने मी तुलाच शरण आलो आहे देवा तू जर आमच्यावर कृपा करशील तर तेवढे काम तुला फार थोडे आहे पण त्यामुळे माझे श्रम मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दूर होणार आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता मला तुमचे ते श्रीमुख एकदा दाखवा माझ्या डोळ्यांची तहान भूक हरून जाईल सर्व भावी आलो तुझची शरण काया वाचा मने सहित देवा क दुसरे नये माझ्या मना राहिली वासना तुझ्या पायी माझे वारचे काही जड भारी तुझ वारी कोण एक तुझे आम्ही दासू आमुचा तुरुणी चालत दुरुणी आले मागे तू का म्हणी आता घेतले धरणे हिशोबा कारणे भेटी देई देवा मी तुला माझा काया वाचा आणि मनासहित शरण आलो आहे आता तुझ्याशिवाय दुसरे काही माझ्या मनामध्ये येत नाही माझी सर्व वासना तुझ्या पायामध्ये दडी मारून राहिलेली आहे माझ्यावर जर मोठे संकट आले तर ते तुझ्याशिवाय दुसरा कोण घालवणार आहे देवा आम्ही तुझेच दास आहोत तू आमचा ऋणी आहेस हा तुझा आणि हा आमचा संबंध अगदी फार पूर्वीपासून चालत आलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्या दाराशी धरणेच देऊन बसलो आहे मागील सर्व ऋणांचा हिशेब पूर्ण करण्यासाठी तू मला भेट द्यावीस कळी मात माझे ऐकते कानू बोलता वचनो संतामुखी केला पांडुरंगी तुझा अंगीकारू मग होईल धीर माझ्या जीवा म्हणवनी मुख अवलोकितो पायू हेची मजा आहे थोरी आशा माझी या मनाचा हाचे विश्वासू न करीसा यासू साधनांचे तुका म्हणे मज होईल भरवसा तर लो मी आईसा साच भाऊ या पांडुरंगाने माझा शिकार मोठ्या प्रेमाने केलेला आहे आणि तो मला भेटला आहे असे संतांच्या मुखातून बोलणे कधी बरे माझ्या कानावर पडेल असे ऐकल्यानंतर माझ्या जीवास मोठा धीर येणार आहे म्हणूनच देवा मी तुमच्या मुखाकडे आणि चरणाकडे पाहतो उभा आहे याच ठिकाणी मला फार मोठी आशा लागून राहिलेली आहे माझ्या मनामध्ये हेच एक स्थान विश्वासाचे असल्यामुळे मी तर कोणत्याही साधनांचे परिश्रम कधी करणार नाही मी तुमच्याच पायाशी स्थिर राहील तुकाराम महाराज म्हणतात मला असे संतांच्या मुखातून ऐकल्यानंतर विश्वास वाटेल की मी हा संसार सागर तरुण गेलो असा सात भाव माझ्या मनामध्ये निर्माण होईल दोन्ही हात ठेवून कटे उभा अभिवरेच्या साठी भक्ती काजी विठ्ठला भागलाशी माय बापा बहुश्रम केल्या खेपा आम्हा लागी सोपा दैत्या काळू कृतांतू होताशी क्षीरसागरी मही दाटली असुरी म्हणून या घरी गवळी यांचे अवतारू केला पुंडलिके गोवा तुझ पंढ ऋषी देवा तुका म्हणी भावा साठी हाती सापडशी देवा तू आपल्या भक्तांची कामे करून करून थकलायस आणि म्हणून या भीमा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून तू विश्रांती घेत उभा राहिलेला आहेस हे माईबापा विठ्ठला तू आमच्यासाठी फार कष्ट घेतोस रे आमच्यासाठी आणि नाना अवतारामध्ये सुद्धा तुला फार खेपा घालाव्या लागल्या तू आम्हा भक्तांचा अतिशय सोपा आणि सहज आहेस पण दुष्ट दैत्यानं मात्र काळासारखा कृतांतासारखा आणि भयानक असा आहेस तू सुखाने आपल्या क्षीरसागरामध्ये निवास करून होतास वेळी या पृथ्वीवर आसुरांची फार मोठी दाटी झाली आणि त्यांनी सज्जनांना फार त्रास दिला म्हणूनच देवा तुम्हाला गवळ्याच्या घरी अवतार धारण करावा लागला देवा या पुंडलिकाने तुला गुंतवून ठेवून या पंढरपुरामध्ये आणून स्थिर उभा केले तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा त्याच्या भावामुळेच आमच्या हाती तू सापडला आहेस गोड झाली पोट झाली अवचित वाचे आले मनता पाप गेले विठ्ठलसे वाचेसे सत्य मानारे सकळू उद्धरीला आजा मिळू पातकी चांडाळू नामासाठी आपुलिया चित्त पावली आनंदा सुख समाधीते सदा मनता गोविंदा वेळोवेळा वाचेसी हे जाणती अनुभवी जया चाड तो चोजवी तुका म्हणे दावी रूपतेची अरूपा आगंतुकपणे या विठ्ठलाचे नाव माझ्या मुखातून बाहेर पडले आणि म्हणूनच सर्वत्र गोड होऊन गेले मनामधील सर्व पाप नाहीसे झाले आणि माझे पोट तृप्तीने भरून गेले आहे हे जनलोक हो तुम्ही हे सर्व खरे माना कारण आजा मेळासारखा महापापी सुद्धा या भगवंताच्या नामामुळे उद्धार होऊन गेला तो किती पातकी आणि चांडळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच खरोखर त्याचा उद्धार त्या दयाळू अशा परमेश्वराने केला या श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदून गेले आहे आणि गोविंदाच्या नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद मला प्राप्त झाला आहे जे कुणी अनुभवी असतील त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल ज्यांना याची आवड आहे तेच याचा शोध घेत येतील तुकाराम महाराज म्हणतात त्यालाच हा देव आपले अरूप असलेले जे सगुण रूप तो दाखवतो आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडिली हरिने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविली हरिने जीवे केली साठी पाडिली तुटी सकळाशी तुका म्हणे वेगळा नव्हे हरी भोवे भोवताला हा परमेश्वर सर्वत्र आत आणि बाहेर असा भरून व्यापून राहिलेला आहे घरी दारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केलेला आहे या श्रीहरीने माझ्या सर्व वासनांवर दगड घातला आणि त्याला बंद करून टाकले वासना त्याने नष्ट करून टाकल्या यामुळेच माझी या धन संपत्तीवरची वासना नाहीशी झालेली आहे या हरीने माझ्या जीवावरचाही लोभ घालून सर्व व्यावहारिक प्रपंचादी व्रतीचा भंग करून टाकलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच मी आणि हरी हा एकच होऊन गेलो आहे माझ्या भोवती तू हरी सर्वत्र भरून राहिलेला आहे हरिने माझी हरिले चित्तू भारवितो विसरली आता कैसे जाऊ घरा नवे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील का म्हणे निवांत राहू पाहिले पाही धनीवरी अरे या श्रीहरीने माझं चित्त हरवून टाकले सर्व संपत्तीचे ओझे याने विसरायला लावले आता मी घरी जाऊन तरी काय करू आणि कसा जाऊ माझा बाह्य लौकिक मला काही बरा वाटत नाही जे कुणी पारख करणारे असतील त्यांनाच ही माझी अवस्था समजून येईल पण घरचे लोक माझी निंदा करतात तुकाराम महाराज म्हणतात देवा आता या अनुभवातून स्वस्थ होऊन राहतो जे मी पाहिले आहे तेच तृप्ती होईपर्यंत पाहत बसलो आहे